श्री नवनाथ भक्तिसार अध्याय विसबा गोरक्षाचा मच्छिंद्रनाथास उपदेश या अध्यायाचं नित्य पठनाने गोहत्येचं पातक नाहीस होऊन साधकास तपोवन प्राप्त होते अध्यायाला सुरुवात होत आहे गोरक्ष आणि मच्छिंद्राची भेट झाल्यावर गोरक्षही तिथेच राहू लागला तेव्हा त्याच्या हेतूविषयी सतर्क असलेली मैनाकिनी त्यानेही मच्छिंद्राप्रमाणेच तिथे रमावे म्हणून सातत्याने विशेष प्रयत्नशील होती मीननाथापेक्षाही त्याचेच अधिक कौड कौतुक करीत होते त्याला भोगविलासात गुंतवून लळा लावून आपलासा करू पाहत होती पण हे सर्व सुखोपचार योग धर्मापासून परावृत्त करणारे आहेत भोग नसून रोग आहेत हे तो जाणून होता तो आपल्या उद्दिष्टावर नित्य चिंतन करी व गुरु शिष्य एकांतात बसून बोलत असले की मच्छिंद्रनाथाचे मन वळविण्याचा प्रयत्न करी एके दिवशी तो हळूवारपणे म्हणाला गुरुवर्य आपले श्री राज्यातील भोगविलासात गुंतून राहणे हे नाथपंथाच्या दृष्टीनं अगदीच अयोग्य गोष्ट आहे त्यामुळं तुमच्या ब्रह्मांड कीर्तीला बट्टा लागतो आहे आपण सदैव ब्रह्मस्थितीत रममान असणारे कवी नारायण आहात या भूतालावर लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांना धर्मी मार्गाची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी आला आहात तुमच्यासारखे दिग्गज दुराचार करू लागले तर लोकही तेच करणार पण त्याचे सर्व खापर अवतार दीक्षेच्या माती फुटले त्याचे काय म्हणून आताच सावध राहा निसंग व्हा आपल्याला या मायाजळात गुरुपटलेले पाहून माझा जीव कळवळतो आहे तरी मजवर कृपा करा आणि पूर्वस्थितीवर येऊन या गोरक्षाला कृतार्थ करा हे ऐकून मच्छिंद्रनाथाच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली त्यांनी श्रीराज्याचा त्याग करून त्याच्याबरोबर येण्याचे वचन गोरक्षाला दिले मग ते दोघे पाकशाळेत गेले तिथे एकत्र भोजन केले आणि विश्रांतीसाठी आपल्या शयन कक्षात गेले त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाला प्रिये गोरक्ष मला इथून घेऊन जाणार असे स्पष्ट दिसत आहे पण तुझा मोह मला सुटत नाही मी काय करू त्यावर मैनाकिनी म्हणाली गोरक्षाकडे वैराग्य रूपी वज्र आहे मी त्याला मोहजलात अडकवण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे सर्व व्यर्थ आहे ती रात्र तशीच चिंतेत गेली दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षाला मोहित करण्यासाठी काय उपाय करावा हे विचारत असताना गोरक्ष तिला म्हणाला आई मच्छिंद्रनाथांना बरोबर घेऊन मी तीर्थयात्रेस जावे म्हणतो ते एकूण मैनाकिनीच्या मनात चर्र झाले ती दिनवाना चेहरा करून म्हणाली गोरक्षा तू आमचा मोठा मुलगा या श्रीराज्याच्या समस्त वैभवाचा एकमात्र मालक एकमात्र आधार तुला अविचार करून कसे चालेल तूच निघून गेलास तर म्हातारपणी आमचा सांभाळ कोण करेल मेननाथाचे पालन पोषण कोण करेल पण तिच्या त्या रसाळ शब्द छलाचा गोरुक्षावर काहीच परिणाम झाला नाही तो म्हणाला आई आम्ही योगी आम्हाला या सुखभोगाचे काहीच वाटत नाही तुझे राज्य तुलाच लाख लाभ असो आम्ही तीर्थयात्रेला जाणार म्हणजे जाणार तेव्हा लग्नाचा मोह पाडून तो भुलला तर पाहावे असा विचार करून तिने गुरोशाला बसून काही काळ तिथे राहण्याचा आग्रह केला त्यावर वर्ष पाडव्यापर्यंत सहा महिने राहण्याचे तिने मान्य केले एके दिवशी मैनाकीने गोरक्षाकडे त्याच्या लग्नाचा विषय काढला म्हणाली बाळा तू लग्न कर मला सुनमुख पाहण्याची इच्छा आहे तुझे लग्न झाले की तुझे चित्त आपोआप संसाराकडे लागेल गुरुक्ष म्हणाला गुरुकृपेनं मी दोन कांता वरल्या आहेत दोन्ही कर्ण मुद्रिका याच त्या कांता ते गुणमायनागीने गप्प बसली तरी तिने आपले प्रयत्न सोडले नाही एका रात्री गोरक्ष आपल्या मंदिरात विश्रांती घेत असताना तिने एका सुंदर तरुणीला त्याच्याकडं सारीपाठ खेळण्याच्या उद्देशाने पाठवले त्याच्या समावेत सारीपाठ खेळत असताना तिने मिष्ठान्न बोलणे नेत्रकटाक्ष कामुक हावभाव प्रदर्शन करून गोरक्षाला भुलविण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही खिन्न होऊन ती कामिनी राणीपाशी परत गेली अशा प्रकारे मागून दिवस सरले आणि गुढीपाडव्याचा सुदिन उगवला पण मैनाकिनीसाठी तो निराशेच्या गर्दीत ढकलणारा दिवस होता सणाचा दिवस असूनही मच्छिंद्र जाणार म्हणून ती सर्व नगरात औदास्यने पसरले होते प्रत्येक स्त्री गुरुक्षाच्या नावाने बोटे मोडत होती मच्छिंद्राच्या विरह कल्पनेने मैनाकिनी अस्वस्थ तडफडत होती पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून पूर्व पेशात मच्छिंद्राकडे गेला आणि निघण्याची घाई करू लागला त्यावेळी मारुतीच्या भुबुकाराने मीननाथाला अपाय होऊ नये म्हणून मैनाकिनीने मच्छिंद्राला त्यालाही बरोबर न्यावे असे सांगितले भोजनानंतर त्या तिघांना निरोप देताना सर्व स्त्रियांना शोक अनावर होत होता पण आपण जेवढा वेळ थांबू तेवढा शोक वाढत जाणार हे लक्षात घेऊन गोरक्षाने मैनाकिनीला नमस्कार केला मीननाथाला खांद्यावर घेऊन मच्छिंद्रनाथासह त्वरेने तो पुढे चालू लागला निरोपाच्या वेळी गोरक्षाची नजर चुकवून मैनाकिनीने एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथाच्या झोळीत टाकली आणि विशीपर्यंत जाऊन अगतिक होऊन सासरू नयनांनी त्यांची बोळवण केली ती दृष्टी आड होताच मैनाकिनीने ऊर बडवून मोठा आकांत केला तिची अवस्था पाहून तिच्या सख्या सेवक हे रडत रडत तिला धीर देत होते ही बार उपरिचर वसुला समजतात तो त्वरेने तिच्यापाशी आला तिला आपल्या पोटाशी धरले तिचे असुर पुसले अगं बेडे आज तुझ्या शापमुक्तीचा दिवस असताना अशी रडतेस तू या शोकाकारणे काहीही निष्पन्न होणार नाही तेव्हा मोह टाकून तू स्वतःला आभार अशा प्रकारे सांत्वन करून तिला त्यांनी राजवाड्यात नेले अध्याय एकविसावा समाप्त होत आहे उर्वरित कथा सात पुढील अध्यायात धन्यवाद